समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय बावीसावा चीरहरण ओम नमो भगवते वासुदेवाय हेमंती प्रथमो मासी नंद व्रजकुमारिका हविष्यान्न चिखावोनी कात्यायनी सपूजिती यमुनी करीती स्नान पहाटे वाळू मूर्ती करोनी पूजिती गंधे धूप दीपादि पल्लवे तांदूळ फळ पुष्पानी हार इत्यादी वस्तूने यथा सांगतीची ऐसी करिती अर्चना पूजा कात्यायनी महामाये महायोगिनी ईश्वरी नंदगोपसुतो द्यावा पतितो देवी गे मला मंत्र हा जपिता साऱ्या वंदिती देवीला पहा ओवाळिता जये जीव तयानी एक हा पती पूजिली देवी इच्छोनी श्याम सुंदर हा पती प्रतिदिनी अशा सर्व हातात हात घालुनी मोठ्याने कृष्ण गावोनी येत स्नानाय मुनिशी एकदा वस्त्र सोडोनी रोजच्या परिसर्वत्या कृष्णाचे गीत गावोनी यमुनी क्रीडू लागल्या सनकादिक योग्यांचा कृष्ण योगेश्वरेश्वरो जाणिता मनीषा त्यांची साधना पूर्ण साधिण्या सगोपाळ बाळ तो गेला त्यावेळी यमुना तटी कृष्णाने गोपिकांचे ते वस्त्र सारेची घेऊनी कदंब वृक्ष बैसोनी हासता बोलू लागला बदलागे कुमारी नो येवोनी वस्त्र घेई जे खरेच वदतो मी तो श्रेष्ठाना व्रत कायसे न कदा बोलतो खोटे हे माझे मित्र जाणती एक एक वा समूहाने यावे चालेल ते मला हृदये चिंबली प्रेमे रेशमी हास्य पाहता संकोचे हासल्या आणि पाहती ते हासून बोलता कृष्णे विनोदे चित्त वेधिले कुमारिका मध्ये आकंठ थर्र कापती वदल्या कृष्ण कान्हारे नंदलाला नहे करी प्रिया रे सर्व गोप तुझ लागी प्रशंसिती थंडीत काकडो आम्ही आमुचे वस्त्र देहरी जे काही वदसी तू ते करण्या मानितो आम्ही दासी आम्ही तुझ्या साऱ्या धर्मज्ञ श्याम सुंदरा नत्रासी वस्त्र दे आम्हा तो नंदास सांगू हे तरी भगवान म्हणाले पवित्र हास्य प्रेमाचे नो तुमचे असे दासीनी पाळणे आज्ञा न्यावे वस्त्र इठवनिया परीक्षित मुली त्या साऱ्या थंडीने कापती पहा दोहाते गुप्त अंगाला झाकता त्या जळातून बाहेर पातल्या तेव्हा थंडीने त्रासल्या बहु भावतो शुद्ध पाहोनी प्रसन्न जाहला हरी गोपींचे वस्त्र ते खांदी ठेवोनी कृष्ण बोलला विवस्त्र होता तुम्ही स्नान केले कालिंदी तैसे वरुणास तुम्ही न हा अपराध झाला जोडा तया कर वस्त्र देतो करेची वाटे मनित्या मुलींच्या विवस्त्र नाता व्रत भंग झाला कृष्णासी त्यानी नमिले करानी त्रुटी व्रताच्या हरिहानी वारी नमिते हात जोडोनी आज्ञेनुसार सर्व त्या हृदय करुणा दाटे कृष्णे वस्त्रे दिली तया छेडून त्याना बहुकृष्ण बोले संकोच सोडो निहिनाचविल्या वस्त्रे तयांची हरिली तयाने तयात त्याना बहुमोद झाला साऱ्यांनी नेसली वस्त्रे परित्या वशल्या अशा लाजोनी पाहती कृष्णा सजल्या त्या समागमा कळले हरिला चित्ती इच्छिती पदस्पर्श त्या बद्ध जो होता तो हरी वदला तया प्रेयसी नो पूजा झाली इच्छिता तो हि जाणी मी संकल्प करीतो पूर्ण पूजा ती शकता करू मला जे अर्पिती चित्त तयांची वासना जळे भाजिल्या त्या बीजा नाजे अंकुर फुटती कधी जावे आता घरा तुम्ही साधना पूर्ण झाली येणाऱ्या शरदा मध्ये रात्री माझ्या सवे पहा क्रीडताल सती नोगे व्रत साफल्य झाले श्री शुकदेव सांगतात परीक्षित भगवंताची आज्ञा ही मिळता सती पाद पद्म ते स्मरता व्रजी पातल्या एकदा भगवान कृष्ण रामनी बाळते दूर वृंदावनी गेले चाराया गायी आपुल्या ग्रीष्माचा तापला सूर्य परी दाटची मेघते श्रीकृष्णावरी ते नित्य छत्र होवो निराहती श्रीदामास्तोक कृष्णोनी अंशु सुबल अर्जुन विशाल वृषभो तेजस्वी देव प्रस्थनी वरुथपादिते सर्व वृक्षाच्या तळी पाहता एकत्र करुनी त्यांना श्रीकृष्ण वदला हरी मित्रानो भाग्यवान वृक्ष दुजांचे हित चिंतिती साहिती उन्हवारानी आपण रक्षिती पहा वाटते श्रेष्ठ हे जीने सर्व आश्रय लाभतो सज्जना घरुनी भिक्षू रिकामान जाय जई फुले पत्र तसे छाया मूळ साल कडे, गंध डिंक तशी राख कोळसा सर्व दे तिथे कितेक जगिया प्राणी फल्य जीवनी आपुल्या धनवाणीने कर्माने सुखवी कोंब कोंबगुच्छ फुले पाने डवरू नीलवती सदा बोलता कृष्ण हे आले सर्वे ते यमुना पुढे राजा ते यमुना पाणी मधुर शीत स्वच्छ ही गायी ना पाजिता सारे पिले सर्व जल यमुना तटिते सर्व हरित तृण गायीना सारता बाळ गोपाळ वदले भूक लागली इथे श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हरिओम तत्सत श्री